वंशी नटी तिला कटी तटी, खोवो निपोटी पट्टी कक्षे पुटी, स्वशृंग निकटी वेता ही गोमटी जेवी नीर तट्टी तरू तळवटी श्री श्याम देही उटी दाटी व्योम घट्टी सुरा सुख लुटी गेती जट्टी धूर जट्टी गोपाल कृष्ण महाराज की एका श्लोकात सतरा वेळेला टी आहे बरं का मला वाटतं त्यावेळेला सुद्धा टी होता चित्तावर मोहिनी किती श्री हरीचे पोवाडे शाहीर संता सद्गुण गाता वाढता कडे गाऊया नंद नंदना यादव वंशोत्तंसा व्यसन ध्वंसा मर्दित कंसा गोपी मानस हंसा गाऊया नंद नंदना यादव वंशोत्तंसा कालिंदी तटी विश्व खेळिया खेळे गवळ्या एक मिनिट एक मिनिट एक मिनिट पुस्तिका सगळ्यांनी घेतल्या पान सांगा सदतीस लोक चाचपडतायत आहेत सदतीस पान नंबर <clears throat> कालिंदी तटी विश्व खेळिया खेळे गवळ्या संगे झोंबा झोंबी करिता काना निर्विकार परिरंगे या नंद नंदना यादव वंशोत्तंसा व्यसन ध्वंसा मर्दित कंसा गोपी मानस हंसा गाऊया नंद नंदना यादव वंशोत्तंसा 在。 अर्धमंडलाकार करुणी बसले अवघे जण सर्वा सन्मुख उभा ठाके यज्ञ नारायण गाऊया नंद नंदना यादव वंशोत्कंसा व्यसन ध्वंसा मर्दित कंसा गोपी मानस हंसा गाऊया नंद नंदना यादव सा शिदोऱ्या सोडिल्या सर्व झाला से आनंद जया तुके तुकिता ठरे हीन ब्रह्मानंद गाऊया नंद नंदन यादव वंशोत्तंसा व्यसन ध्वंसा मर्दित कंसा गोपी मानस हंसा गाऊया नंद नंदन यादव वंशोत्तम संसा सांडोनी या देव पण मांडी येला काला गोपोच्छिष्ट प्रसादाचा हरे राम भूकेला आजी ओस अमरावती आजी ओस अमरावती काल पहावया येती काल पहावया येती देव विसरती देव भाव आपुला सगळ्या स्वर्गस्थ देवता आल्या ज्यांना तिथे येता आलं नाही ना ते लोक चढफडायला लागलेत तो ध्रुव ध्रुवपदावर आढळपदावर बसलेला आहे तो चढफडायला लागला मला तो प्रसंग बघायला येत नाही म्हणून तो बली पाताळात दडपला तो चढफडायला लागला सगळ्या देवता आलेले आहेत हिकडं नारद महर्षीने ब्रह्मदेवाच्या पायात साप सोडला ब्रह्मदेवा म्हणाले तुम्हाला जर तुमचं ब्रह्मपद टिकवायचं असेल तर ही पोरं जेवतायत की नाही यातला प्रसाद तुम्हाला घ्यावा लागेल बरं का आता ब्रह्मदेव म्हणजे चीफ सेक्रेटरी तुम्हाला सांगतो व्हाईट कॉलर हा आणि हे शेमडी पोर आहेत यांच्यात जाऊन कसं काय खायचं लाज वाटली महाराज लाज वाटली मनाशी विचार करतायत बरं गंमत अशी आहे नारदाने सांगितले होय येत नाही नाही येत नाही काय करावं मनाशी विचार केला की म्हणाले प्रसाद घ्यायला सांगितले प्रसाद काय इतकाच घ्यायला पाहिजे असं कुठं आहे दोन शीत मिळाली तरी प्रसादच आहे की तो म्हणून महाराजांनी वर्णन केलं बरं का काल्याची असे देव जळी झाले मासे हे सगळे देव त्याने विचार केला म्हणाले प्रसाद घ्यायचा ना ही पोरं आता जेवण झाल्यावर यमुनेवर हात धुवायला येतील की नाही हात धुतले की शीत पडतातच की चार दोन शीत खाल्ली की झालं का आपलं ब्रह्मदेव वेरोळा झाला होता म्हणे बरं का पाण्यात तिथं प्रसाद खायसाठी म्हणून हे सगळे देव मासे होऊन त्या यमुनेच्या पाण्यामध्ये आलेले आहेत भगवंताने ओळखलं ठीक आहे म्हणाले अरे पोरानो म्हणाले काय हे बघा जेवण झाल्यानंतर आज यमुनेवर कुणीही हात धुवायला जायचं नाही आणि देवा मग या खरकट्याचं हाताचं काय करायचं काल्याचे तुकाराम महाराज सांगतायत काल्याची या असे देव जळी झाले मासे पुसोनिया हासे टिरी सांगा ते हात टिरीला पुसा म्हटले पण आपापल्या <laughs> दुसऱ्याच्या नाही <laughs> लाजे त्यासी वाटा नाही बरं का महाराज सांगतात तुम्हाला लाज वाटते का नाही मिळायचं म्हणाले झालं ही मुलं जेवतायत सरायला सोडलेली जी वासरं होती ती डोंगराच्या पलीकडे गेली हे बघितल्यानंतर मुलांचं जेवणामध्ये लक्ष लागे ना मुलं जेवण सोडून उठायला लागली भगवंताने सांगितलं ये बसा म्हणाले तुम्ही निवांत जेवा मी जाऊन वासरं बघून येतो म्हणाले आणि भगवान तिकडे गेले डोंगरावर जाऊन पलीकडे बघितलं तर पलीकडं वासर नाहीत दूरवर नजर फिरून टाक बघितलं कुठं दिसत नाही आहेत काय करावं म्हणाले परत आले इथं येऊन बघतायत तेवढं झाडाखाली गोप बालक नाहीत ब्रह्मदेवानं तिकडं ती वासर उचलती उचलून मायाशायामध्ये नेऊन ठेवली होती भगवान तिकडे गेले म्हटल्यानंतर इथले गोप बालक उचलले आणि आपल्या मायाशायामध्ये नेऊन ठेवले ही तर मुलं नाहीत तिकडं वासरं नाहीत भगवंतानी विचार केला एक डोळे मिटले आणि म्हणाले ठीक आहे काय हरकत नाही म्हणाली आमच्या चिरंजीवांचं काम दिसतंय म्हटले हे कुणाचं ब्रह्मदेवाचं भगवंतानी केलं काय त्या दिवशी गोकुळातनं रानामध्ये जेवढं जेवढं काही आलेलं होतं तेवढं तेवढं सगळं यावद वत्सप वत्सकाल्पक वपुर यावत करांघ्रेयाधिकम यावद यष्ट विषाण वेणु दलशिक यावद विभूषांबरम यावद शील गुणाभिधाकृती वया यावद विहाराधिकम सर्व विष्णुमयं वदय सर्वस्वरूपो बभौ बस आज गोकुळातनं रानामध्ये जितक्या गायी आल्या त्या तितक्या गायींची रूप घेतली जितकी वासरं होती तितक्या वासरांची रूपं घेतली जितके बालक होते त्यांची रूप घेतली जितक्या काठ्या चेंडू फळ्या शिंकी डबे फडकी गोफणी जेवढं जेवढं साहित्य आज आलेलं होतं ना तेवढी सगळी रूप घेतली भगवंताने आणि संध्याकाळच्या वेळेला ही सगळी यात्रा ॲज इफ नथिंग हॅपन्ड बस गोकुळामध्ये परत आलेली आहे ज्याच्या त्याच्या घरची पोरं ज्याच्या त्याच्या घरी गेली ज्याच्या त्याच्या घरची गाईवासरं ज्याच्या त्याच्या गोठ्यामध्ये गेली ज्याच्या त्याच्या घरचं सामान ज्याच्या त्याच्या घरी गेलेलं आहे एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले वर्ष संपत आलं महाराज या पद्धतीनं वर्ष संपत आलं ब्रह्मदेवानं विचार केला ब्रह्मदेवानं म्हणे ही जी काय मजा करायचं ठरवलं तर ती एक चुटकी वाजवायला किती वेळ लागतो एवढा वेळच केली म्हणे तवर इकडे वर्ष निघून गेलेलं होतं ब्रह्मदेवाचं वेळेचं कोष्टक सांगितलंय आपल्याला माणसाची चार अब्ज बत्तीस कोटी वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचे बारा तासाचा दिवस आहे तो हो, हा एक चुटकी रेला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ मजा करायची म्हणून त्यानं ठरवलं होतं तवर इकडे एक वर्ष संपत आलेलं होतं महाराज वर्ष तोपर्यंत कुणाला काहीही पत्ता नाही बलराम दादांना सुद्धा कळलं नाही बरं का लक्षात घ्या वर्ष संपायला एक चार दोन दिवस शिल्लक असताना बलराम दादांच्या असं लक्षात आलं की अरे हा काय प्रकार आहे म्हणाले गाई पारठ्या वासरानं पाजतायत पारठ वासरू म्हणजे काय सांगतो गाय व्याली की नाही तिला वासरू होतं ती गाय त्या वासराला पाजती ते वासरू जर चांगलं मोठं झालं आता तिला दुसरं वासरू झालं ना की ती आता ह्या पहिल्या वासराला पाज पाजत नाही ते मोठं झालेलं जे वासरू आहे त्याला पारठं झालं म्हणायचं तर त्या पारठ्या वासराला पाजत नाही नवीन झालेल्या वासराला पाजते ती इथं बघितलं तर प्रकार काय आहे दोन दोन वासरं तीन तीन वासरं गाईच्या काशाला लागलेत काय प्रकार आहे बलराम दादा बघतात भगवंताला म्हणतात कृष्ण हा काय प्रकार आहे रे भगवंताने सांगितलं बोलायचं नाही म्हटले <laughs> सगळा काय प्रकार आहे तो सांगितला त्यांना थोडक्यामध्ये ब्रह्मदेवाला असं वाटलं की इकडं गोकुळामध्ये हलकल्लो माजला असेल म्हणून गोकुळात येऊन बघतायत काय नाही सगळे व्यवहार व्यवस्थित चाललेले आहेत गोपबालक दिसत आहेत गाई वासरं दिसत आहेत ब्रह्मदेव मनाशी विचार करतायत अरे आपल्या मायाशी आहेत बालक आणि गाई वासरं आपण ठेवलेली आहेत तिथं आहेत की नाही मग तिथं जाऊन बघतात तिथं आहेत की तिथं गाई वासरं आहेत गोपबालक आहेत सगळं इथं येऊन बघतात इथं आहेत आता ब्रह्मदेव स्वतः घोटाळ्यात पडले खरी गाई वासरं आणि गोपबालक कोणते आहेत हे कळेल ना त्यांना गोंधळून गेले गोंधळून गेले डोळे मिटले त्याने काय कळे ना त्यांना डोळे त्याने उघडले तर त्यांना सारं चराचर चतुर्भुज स्वरूपामध्ये दिसायला लागलं महाराज काय कळेच ना त्यांना गोंधळून गेलेले पुन्हा डोळे मिटले आणि पुन्हा उघडले त्यावेळेला भगवान गोपवेशामध्ये दिसत आहेत महाराज गोपवेशामध्ये भगवान बघितल्यानंतर त्यांचा गर्व सगळा जिरलाय बरं का ब्रह्मदेवांचा साष्टांग दंडवत घातलेला आहे पायावर डोकं ठेवून नमस्कार केलेला आहे आणि स्तुती केली महाराज नवमी इड्यते भ्रवकुशे तडिदंबराय गुंजावतंस परिपिच्छल सन्मुखाय वन्य स्रजे कवलवेत्र विषाण वेणु लक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपांगजाय गोपाल कृष्ण महाराज आणि मग स्तुती करून त्यानं ती मायाशयातली गो गाई वासरं आणि गोपबालक सगळे परत आणून दिले भगवंतानी ही घेतलेली रूप अंतर्धान करून नाही अंतर्धान होऊन नाही शिकेली आणि मग ही मुलं ज्या वेळेला घरी गेली त्यावेळेला त्याने सांगितलं की आज कृष्णाने आघासुराला मारला आता लिंक लागली का बघा हा ते पाचव्या वर्षी झालेलं कृत्य सहाव्या वर्षी सांगितलं म्हणजे ते काही एकतीस डिसेंबर वगैरे नव्हता हो नाहीतर तुम्हाला वाटायचं की एकतीस डिसेंबरला आदल्या दिवशी केलं दुसऱ्या दिवशी असं नव्हे ते एक वर्ष मध्ये असं गेलेलं आहे असो या ठिकाणी हा काही आपला जो काल्याचा प्रसंग झालेला आहे त्याचा प्रसाद आपल्याला प्रतिकात्मक मिळणार आहे नंतर त्यानंतर आपल्या कथा संपल्यानंतर त्याचं नैवेद्य दाखवलाय काय हे तर शुकाचार्याने परीक्षित राजाला सांगितली सुताने शौनकांना सांगितली तीच कथा यथा मती यथा शक्ती यथा अवकाश श्रोतृचरणारविंदी अर्पण केली कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध शुकाचार्याने परीक्षित राजाला सांगितली सुताने शौनकांना सांगितली तीच कथा यथा मती यथा शक्ती यथा अवकाश श्रोतृचरणारविंदी अर्पण केली कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभाव करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल पार्वतीपते हर हर महादेव सीताकान्तस्मरण जय राम हरये नमः हरये नमः हरये नमः श्रीशुकाचार्य महाराज की जय श्री वृंदावन चंद्र की जय जय जय भगवतम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे आई पांडुरंग पाहू वाळवंती आनंद कवळ देती एकामुखी एक न म्हणती सान थोर अवधी सकेळीक चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी हरी पावा वाजविती मोहरी घेतला से फेर माजी घालो निहारी चला बाई पांडुरंगे बाहू वाळवंटी चला बाई पांडुरंगे बाहू वाळवंटी लुठ्ठल्या नारी नर आवड्या आवड्या पशु विसरली देह भाव याची शंका नाही चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंती चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंती हा पुष्पांचा वर्षाव झाला आरती यांची दाटी तुळशी गुंफोनिया माळा घाली ताकी कंठी चला बाई पांडुरंगे पाहू वाळवणी चला बाई पांडुरंगे पाहू वाळवणी यादवांत राणा गोपी मनोहर कान्हा याद यादवांत राणा गोपी मनोहर कान्हा तुकामणे सुख वाटे देखो निया माना चला बाई पांडुरंग पाहुवान भंगी चला बाई पांडुरंग पाहुवान भंगी झारे भोक भाकरी घ्यार भोकर भाकरी दही भाताची शिदोरी दही भाताची शिदोरी ताप सांडा दुरी असेल ते त्रयाचे ताप सांडा दुरी असेल ते त्रयाचे Thank you. थे द्यावे तैसे घ्यावे ये थे द्यावे तैसे घ्यावे नाही तरी धरा जाए ना हाँ थोड़े पर पाहे माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाये नाही तरी घरा जाये चोरोनिया माये नवनीत आणावे कोरोना माये नवनीत आणावे येथे जावे पैसे घ्यावे येथे जावे माझे कोणी नाही घरी माझे कोणी नाही घरी अहो नका करू दुरी नका करू दुरी मज पाया वेग

परी निरे भावे थोडे परी निरे भावे हे सांगतो हे ठावे सांगतो हे ठावे Jodia

या ये थी काला पहाव या ये ध्यानी तटस्थ ध्यानी got bırakın